قال سلام عليك سأستغفر لك ربي إنه كان بي حفيا وأعتزلكم وما تدعون من دون الله وأدعو ربي وأدعو ربي عسى ألا أكون بدعاء ربي شقيا इब्राहिम अली इस्लामनं सांगितलं सलाम आहे तुम्हाला मी आपल्या रबजवळ प्रार्थना करीन की त्यानं आपल्याला क्षमा करावी माझा रब माझ्यावर फारच मेहरबान आहे मी तुम्हा सर्वांना सुद्धा त्याज्यतो आणि त्या जणांना सुद्धा ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता मी तर माझ्या रबलाच पुकारीन आशा आहे की मी माझ्या रबला पुकारून विफल ठरणार नाही فلما اعتزلهم وما يعبدون من دون الله وهبنا له إسحاق ويعقوب मग जेव्हा तो त्या लोकांपासून आणि त्यांचे अल्लाखेरीज असलेल्या उपास्यांपासून वेगळा झाला तेव्हा आम्ही त्याला इसाफ अल इस्लाम आणि याकूब अल इस्लाम सारखी संतती दिली आणि प्रत्येकाला नबी बनवलं आणि त्यांना आपल्या कृपेनं नवाजलं आणि त्यांना खरे नावलौकिक प्रदान केले واذكر في الكتاب موسى إنه كان مخلصا إنه كان مخلصا وكان رسولا نبيا وناديناه من جانب الطور الأيمن وقربناه نجيا ووهبنا له من رحمتنا أخاه هارون نبيا आणि वर्णन करा या ग्रंथात मुसा अल इस्लामचं तो एक निवडक इसम होता आणि तो प्रेषित नबी होता आम्ही त्याला तूर पर्वताच्या उजव्या बाजूनं पुकारलं आणि गौप्य संभाषणानं त्याला जवळीक प्रदान केली आणि आपल्या कृपेनं त्याचा भाऊ हारून अल इस्लामला नबी बनवून त्याला मदतनीस म्हणून दिलं واذكر في الكتاب إسماعيل إنه كان صادق الوعد وكان رسولا نبيا وكان يأمر أهله بالصلاة والزكاة وكان عند ربه مرضيا आणि या ग्रंथात इस्माईल इस्लामचा उल्लेख करा तो वचनाचा खरा होता आणि प्रेषित नवी होता तो आपल्या कुटुंबियांना नमाज आणि जकातची आज्ञा देत होता आणि आपल्या रब्बाशी तो एक प्रिय मनुष्य होता आणि या ग्रंथात इद्रिस इस्लामचा उल्लेख करा तो एक सत्यनिष्ठ मनुष्य आणि एक नबी होता आणि आम्ही त्याला एका उच्चस्थानी उचललं होतं أولئك الذين أنعم الله عليهم من النبيين من ذرية آدم من ذرية آدم وممن حملنا مع نوح ومن ذرية إبراهيم وإسرائيل وممن هدينا واجتبينا إذا تتلى عليهم آيات الرحمن خروا سجدا وبكيا आणि हे ते पैगंबर आहेत ज्यांना अल्लाहनं इनाम बहाल केलं आदम अल इस्लामच्या संततीपैकी आणि त्या लोकांच्या वंशापासून ज्यांना आम्ही नू अल इस्लामच्या समवेत नावीत स्वार केलं होतं आणि इब्राहिम अल इस्लामच्या वंशापासून आणि इस्रायलच्या वंशापासून आणि हे त्या लोकांपैकी होते ज्यांना आम्ही मार्गदर्शन प्रदान केलं आहे आणि त्यांना निवडलं आहे त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा त्या परम दयाळूच्या आयती त्यांना ऐकवल्या जात तेव्हा रडत रडत ते सजदा घालत असत فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا إلا من تاب وآمن وعمل صالحا فأولئك يدخلون الجنة فأولئك يدخلون الجنة ولا يظلمون شيئا جنات عدن التي وعد الرحمن عباده بالغيب إنه كان وعده مأتيا त्यांच्यानंतर ते कुपुत्र त्यांचे उत्तराधिकारी बनले ज्यांनी नमाज वाया घालवली आणि मनोवासनेच्या आहारी गेले तर निकटच आहे की त्यांना पतभ्रष्टतेच्या परिणामांना सामोरं जावं लागावं तथापि ज्यांनी पश्चाताप केला आणि इमान आणलं आणि सदाचरण अवलंबलं ते जन्नतमध्ये दाखल होतील आणि त्यांचे तीळ मात्र देखील हक्क मारले जाणार नाहीत त्यांच्यासाठी सदैव राहणाऱ्या जन्नती आहेत ज्यांचं परमदयाळूनं आपल्या दासांना आडपडद्यात वचन दिलं आहे आणि खचितच ते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 रब आहे आकाशांचा आणि पृथ्वीचा आणि त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाश आणि पृथ्वी दरम्यान आहेत म्हणून तुम्ही त्याची बंदगी करा आणि त्याच्याच बंदगीवर अटळ राहा आहे काय कोणी अस्तित्व तुमच्या माहितीत त्याच्या समकक्ष ويقول الإنسان أإذا ما مت لسوف أخرج حيا أولا يذكر الإنسان أنا خلقناه من قبل ولم يك شيئا فوربك لنحشرنهم والشياطين ثم لنحضرنهم ثم لنحضرنهم حول جهنم جثيا मनुष्य म्हणतो काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर काढून आणला जाईल काय मनुष्याला आठवत नाही की आम्ही पूर्वी त्याला निर्माण केलं आहे जेव्हा की तो काहीच नव्हता तुझ्या रबची शपथ आम्ही अवश्य या सर्वांना आणि यांच्या समवेत शैतानांना देखील घेरून आणू मग जहन्नमच्या सभोवती आणू यांना गुडघ्यानिशी खाली पाडू ثم لننزعن من كل شيعة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 संबंधी त्यांना वचन दिलं गेलं आहे मग तो अल्लाचा प्रकोप असो अथवा कायमची घटका तेव्हा त्यांना कळून चुकतं की कुणाची स्थिती वाईट आहे आणि कुणाचा गट दुर्बल या उलट जे लोक सरळ मार्ग अवलंबतात अल्लाह त्यांना सरळ चालीत उन्नती प्रदान करतो आणि बाकी राहणारी सत्कृत्य तुझ्या रप्पाशी मोबदला आणि शेवटच्या दृष्टीनं बेहतर आहेत أفرأيت الذي كفر بآياتنا وقال لأوتين مالا وولدا أطلع الغيب أم اتخذ عند الرحمن عهدا كلا سنكتب ما يقول ونمد له من العذاب مدا ونرثه ما يقول ويأتينا فردا मग तो पाहिजेच का त्या माणसाला जो आमच्या आयती मांडण्यास नकार देतो आणि म्हणतो की मी तर संपत्ती आणि संततीनं नावाजला जातच नाही काय त्याला परोक्षाची माहिती झाली आहे अथवा काय त्यानं परम कृपाळूकडून एखादं वचन घेतलं आहे मुळीच नाही जे काही हा बळत आहे ते आम्ही लिहून घेऊ आणि त्याच्यासाठी शिक्षेत आणखी अधिक वाढ करू ज्या साधन सामुग्री आणि फौज फाट्याचा हा उल्लेख करत आहे ते सर्व आमच्याच जवळ राहणार आणि हा एकटाच आमच्या समोर हजर होईल كلا سيكفرون بعبادتهم ويكونون عليهم ضدا या लोकांनी अल्लाला सोडून आपले काही देव बनवून ठेवले आहेत की ते त्यांचे पाठीराखे बनतील कोणीही पाठीराखा बनणार नाही ते सर्व यांच्या उपासनेचा इन्कार करतील आणि उलट यांचे विरोधक बनतील فلا تعجل انما نعد لهم عدا काय तुम्ही पाहत नाही की आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यावर शैतान सोडलेले आहेत ज्यांना खूप खूप सत्याच्या विरोधासाठी उत्तेजित करत आहेत बरं तर आता यांच्यावर प्रकोप कोसळण्यासाठी बेचैन होऊ नका आम्ही यांचे दिवस मोजित आहोत ونسوق المجرمين إلى جهنم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 की तो आम्हावर अतिचार करेल अथवा तुटून पडेल फरमावलं भिवू नका मी तुमच्या समवेत आहे सर्व काही ऐकत आहे आणि पाहत आहे जा त्याच्याजवळ आणि सांगा की आम्ही तुझ्या रक्त प्रेषित आहोत बनू इस्राईलना आमच्या समयेत जाण्यासाठी मुक्त कर आणि त्यांना त्रास देऊ नकोस आम्ही तुझ्याजवळ तुझ्या रबची निशाणी घेऊन आलो आहोत आणि शांती आणि सुरक्षितता आहे त्याच्यासाठी ज्यांना सरळ मार्गाचं अनुसरण करावं आम्हाला दिव्य बोधाद्वारे कळवलं गेलं आहे की प्रकोप आहे त्याच्यासाठी ज्यानं खोटं लेखावं आणि तोंड फिरवावं फिरोनला सांगितलं बरं तर मग तुम्हा दोघांचा रब कोण आहे हे मुसाल इस्लाम मुसाल इस्लामनं उत्तर दिलं आमचा रब तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचं स्वरूप प्रदान केलं मग तिला मार्ग दाखवला ولا ينسى الذي جعل لكم فيها سبلا وأنزل من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 डावपेच एकत्रित केले आणि मुकाबल्यासाठी आला मुसा इस्लामने ऐनवेळी विरोधी दलास संबोधून सांगितलं हे दुर्दैवी लोकांना खोटे आळ रचू नका अल्लावर नाहीतर तो एका भयंकर प्रकोपाने तुमचा सर्वनाश करेल खोटं ज्यानं कोणी रचलं तो निष्फळ ठरला قالوا إن هذان لساحران يريدان أن يخرجاكم من أرضكم بسحرهما ويذهبا بطريقتكم المثلى فأجمعوا كيدكم ثم أتوا صفا وقد أفلح اليوم من استعلى हे ऐकून त्यांच्या दरम्यान मतभेद उद्भवले आणि ते गुपचूपपणे आपापसात सल्लामसलत करू लागले सरतेशेवटी काही लोकांनी सांगितलं की हे दोघं तर केवळ जादूगार आहेत यांचा उद्देश असा आहे की आपल्या जादूच्या बळावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बेदखल करावं आणि तुमच्या आदर्श जीवन पद्धतीचं उच्चाटन करावं आपल्या सर्व युक्त्या प्रयुक्त्या आज एकत्र करा आणि एकजुटीनं मैदानात या मात्र हे समजून असा की आज जो कोणी वरचढ ठरला तोच यशस्वी झाला